रामकृष्ण गोविंद भागवत स्कंद दोन अध्याय पहिला श्लोक सहावा एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ पर पुंसाम अंते नारायण स्मृती या श्लोकावर आपण चिंतन करत आहोत आणि मागच्या प्रवचनात आपण दोन प्रश्न निर्माण केले अंतकाळी भगवंतांचं स्मरण झालं नाही तर आणि दुसऱ्या कशाचं तरी स्मरण झालं तर काय असा तो प्रश्न होता त्याचा आता जरा आपण विस्तार करू जन्मभर मी नाम घेतलं आता तत्पूर्वी आधी भागवताच्या संदर्भानं आपण बघतोय पण गी तुमचा गीतेवर विश्वास आहे गीतेवरती सगळ्या दुनियाचा विश्वास आहे त्या गीतेमध्ये सुद्धा भगवान म्हणतात अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय अंतकालेच माम एव त्या एव शब्दाला इथं महत्व आहे बरं का श्लोकाचा अर्थ आहे जो पुरुष अंतकाळीही माझेच म्हणजे नारायणाचंच श्रीकृष्णाचंच स्मरण करतो अंतकाळी जो पुरुष माझे स्मरण करीत शरीर त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात मुळीच संशय नाही अंतकाळी भगवंतांचं नाम घेतलं की भगवंतांचं स्वरूप प्राप्ती <clears throat> हे निश्चित आहे आता हे एकदा जीवनाचं ध्येय ठरलं आणि त्या ध्येयाकडं वाटचाल करताना मी समजा सतत सतत नामस्मरण केलं <clears throat> परंतु अंतकाळी नेमकं काहीतरी प्रॉब्लेम झाला काही शंका आल्या काही बोलणं झालं तर मग मला भगवत प्राप्ती नाही का असा इथं प्रश्न उद्भवतो तर त्याला सुद्धा भगवंतानी याच गीतेमध्ये श्रद्धा ठेवा बर का या विषयावरती भगवान म्हणतात तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धियोगंतम येन उपयांती ते अध्याय गीतेचा दहावा श्लोक दहावा तेषाम तेषा म्हणजे त्या त्या म्हणजे सततयुक्तानाम माझं नामस्मरण माझं ध्यान मध्ये सतत निरंतर असणाऱ्यांना तेषाम सतत युक्ताना आणि जे भजताम प्रीतीपूर्वकम माझं प्रेमपूर्वक भजन करतात स्मरण करतात चिंतन करतात त्यांना ददामी देतो काय देतो बुद्धियोगम तत्वज्ञान रूपी योग देतो तम येन माम उपयांतिते ते मलाच प्राप्त करून घेतात सतत युक्ताना भजताम प्रीतीपूर्वकम ददामि बुद्धियोगम योगंतम येन माम उपयांतिते मी त्यांच्या मध्ये असणारा त्या सतत युक्त भक्ताला माझ स्मरण करवतो समजा तो विसरला तरी तो माझा भक्त आहे त्याने सतत माझं स्मरण केलेलं आहे तर अंतकाळी समजा काही कारणाने तो विसरला असं होणं एकतर शक्यच नाही असं शक्यच नाही पण कदाचित अशी काही परिस्थिती संभवली तर मी त्याला माझ स्मरण करवतो तेषां भजता भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगम तम ये न आणि काय करतो बुद्धियोग देतो ददामि बुद्धियोगम तम म्हणजे काय करतो तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजम् तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता गीता अध्याय दहा श्लोक अकरा तेषा म्हणजे त्यांच्यावरती अनुकंपार्थम अनुग्रह करण्यासाठी आत्मभावस्थ म्हणजे त्यांच्या अंतःकरणात वसलेला मी मी स्वतःच अज्ञानजनम अज्ञानजम अज्ञानजनित अंधकार भास्वत प्रकाशमय अशा ज्ञानदीपानं रूपी दिव्याने नष्ट करून टाकतो त्याला माझं जे विस्मरण झालेलं आहे ते विस्मरण मी नाहीस करतो माझ स्मरण करवतो त्याचा ज्ञान रूप प्रकाश प्रज्वलित करतो श्लोकाचा अर्थ आहे हे अर्जुना त्याच्यावर जो सतत माझं चिंतन भजन नामस्मरण करतो त्याच्यावर कृपा करण्यासाठी त्याच्या अंतकरणात असलेला मी स्वतःच त्याच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञान रूप दिव्याने नाहीसा करतो आता यापेक्षा भगवंतानी आणखी आश्वासन काय द्यायचं मी जर श्रद्धेने काय आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी नाम घ्यायचं परंतु ते नाम अंतकाळी सुद्धा मरणक्षमयी सुद्धा मी मला लोकांनी चांगलं म्हणावं या हेतूनी जर घेतलं काय हो जाताना नामस्मरण करत गेला असं लोकांनी म्हणावं म्हणून जर मी नामस्मरण केलं एकतर तरी सुद्धा भगवान मदभाव देतील पण याला काही अर्थ आहे का आ तर मी देवाची द्वारी उभा क्षणभरी असा जर मी एक क्षण तो साधला आणि भगवंता बस मी हे सगळे सगळे पाश तोडून या जीवनातून सगळं सोडून आत्मसमर्पण करून मी केवळ आणि केवळ तुला समर्पण करीत आहे माझे पंचप्राण माझा देह माझी इंद्रिय माझ्या इंद्रियांच्या वृत्ती माझ्या भावना हे सगळं मी तुला समर्पण करत आहे असा एक विचार जर अंतकाळी आला एक विचार बस तर भगवान म्हणतात न संशय हा संशय घेऊ नको हे मनुष्या मी तुला माझा भाव मदभाव देतो आता परत एक प्रश्न असा आहे की ज्याने गीता वाचलीच नाही ज्याला नामस्मरणाचंच महत्व माहीत नाही आयुष्यभर ज्याने काहीही केलं नाही आणि अज्ञानाने केलं नाही भगवंतांचं नामस्मरणाचं महात्म्यच माहीत नाही कोणी सांगितलंच नाही त्यामुळं जीवन जगला परंतु त्यानं नामस्मरण घेतलं नाही तर त्यांची काय गती आहे त्या विचारांना माहीत नाही मग काय गती होते भगवान तेही उत्तर देतात ते म्हणतात ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसाः गीता चौदा श्लोक अठरावा अर्थ बघा नीट लक्षात घ्या सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उत्तम लोकात जातात रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा प्रमाद आळस इत्यादी रत असलेले तामसी वृत्तीचे पुरुष अधोगतीला अर्थात कीटक पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाहा, जघन्यगुणवृत्तीस्था अधो अधोगच्छन्ति तामसाः काय असतं भगवंतांचं नामस्मरणाचं महात्म्य माहीत नाही कधी केलं नाही कुणी सत्संगाबद्दलचं त्याला माहिती सांगितली नाही असा माणूस सुद्धा पूर्व सुकृतामुळं सात्विक वृत्तीचं जीवन जर जगत असेल सद्गुणी असेल तर त्याला माझी प्राप्ती नाही परंतु तो स्वर्गात जाईल जो राजसी वृत्तीचा आहे स्वार्थी आहे मी मी करत जीवनभर जगला आहे त्याला हाच लोक मृत्यू लोकच परत मिळेल आणि जो नीच योनीत जगतो तामसी वृत्तीचा आहे त्याला नरक योनी प्राप्त होते आता परत हा विचार करा स्वर्ग मृत्यू आणि नरक हे कुठं आहे हो स्वर्ग आहे भागवतात नरकाचं वर्णन आहे कुणाला कुठला नरक त्याचं विस्तृत वर्णन भागवतात वर्णन भागवतात आहे परंतु काही चर्चेच्या निमित्ताने हा विषय जरी आपण सोडला तरी सात्विक वृत्तीचा माणूस जर स्वर्गात गेला याचा अर्थ त्याला पुनर्जन्म झाल्यानंतर सुखी जीवन प्राप्त होत भगवंत त्याला परत त्या जन्मात नामस्मरणाला आठवण करून देणाऱ्या अनुरूप परिस्थितीत जन्माला घालून संधी देतो संधी देतो राजसी माणूस परत तेच जीवन जगतो मी माझे हाय हाय असं करतच मरतो आणि तामसी वृत्तीचा माणूस कॅन्सर झालाय गरिबी आहे अन्न अन्नान्न दशा आहे इथं म्हटलेलं आहे त्याला कीटक पशु इत्यादी नीच जाती काय हो वर्णन करा कॅन्सर झालाय बायकोच्या डोळ्याला दिसत नाही चार पाच जण एका खोलीत राहतात ती खोली म्हणजे मातीमय असलेली त्या कुटुंबाची अन्नान्न दशा तिन्ही मुलं काहीही करत नाहीत उडान टप्पू आहेत अशा त्या माणसाला यापेक्षा वेगळा नरक आणखी काय प्राप्त व्हावा भगवंत म्हणतात जे सात्विक वृत्तीचे असतात आणि अंतकाळी मरतात नामस्मरणाचा तर विषयच राहिला त्यांना स्वर्गादी प्राप्ती होते उत्तम अवस्थेत ते जगतात आणि उत्तम अवस्थेपेक्षा सुद्धा महत्वाचं भगवान म्हणतात मी त्यांना माझं स्मरण व्हावं अशासाठी अनुरूप परिस्थिती निर्माण करून देतो त्या सात्विक वृत्तीनं मरण पावणाऱ्या लोकांना जे राजसी आहेत ते राजसीच राहतात राजसीच जगतात आणि परत हा फार भयंकर भाग आहे बर का जो माणूस मी तुम्हाला सांगेन जो माणूस केवळ आणि केवळ मी माझं माझ्यासाठी माझे नातलग माझी बायको माझी मुलं माझ घर असं माझं माझं करत जगतो तो कितीही यशस्वी झाला तरी त्याला नरक प्राप्ती प्राप्त होते पुढच्या जन्मी पुढच्या जन्मी तो मी आत्ता वर्णन केलं अशा अशा अवस्थेच्या कुटुंबात जन्माला येतो गीता सांगते मी सांगत नाही विश्वास ठेवा आणि मग त्या जन्मात गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा या जन्मात जर मला हे महत्व नामस्मरणाचं समजलं आणि कसं अनन्याश्चिंतयंतो माम इथं सुद्धा अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते सतत युक्तानाम त्यांचा सुद्धा एरवी जे नामस्मरण अनन्य भावाने करतात त्यांचा मी योगक्षेम चालवतो त्यांना माझा भाव देतोच असं नाही परंतु जे अंतकारी मात्र अनन्य भावाने माझं चिंतन करतात बस मला काहीही नको केवळ आणि केवळ भगवत स्मृती हवी अशा भावाने जे अंतकाळ साजरा करतात त्यांना मी माझा मदभाव देतो आता मी हे सगळं जे आहे ते तरुण म्हणतो मला शक्य नाही मग तरुणाने भगवंतांचं स्मरण करावं सतत म्हणजे काय करावं याच्याबद्दल पुढच्या प्रवचनात विचार करू रामकृष्ण गोविंद